पुरुषार्थाची हाक साहसाने आम्हाला आवाहन केले आहे काळ युग कर्तव्य उत्तरदायित्व विवेक व पुरुषार्थ हे सर्व आम्हाला साथ घालित आहेत या हाकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही आत्मनिर्माण व नवनिर्माणासाठी आम्ही काटेरी मार्गाचा सहर्ष स्वीकार करू आणि पुढे चालू लोक काय म्हणतात आणि काय करतात याची काळजी का करावी आमचा आत्मा हाच आमच्या मार्गदर्शनासाठी पुरेसा आहे लोक अंधारात भटकत आहेत तर त्यांना भटकू द्या आम्ही आपल्या विवेकरूपी प्रकाशाचा आधार घेऊन स्वतःच उन्नतीकडे अग्रेसर होऊ कोण आमचा विरोध करतो व कोण समर्थन याची गणना कोणी करावी आमचा अंतरात्मा आमचे साहस आमच्या सोबत आहे आम्ही तेच करू जे आमच्यासारख्या जागृत व्यक्तींसाठी उचित व उपयुक्त आहे